ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्यायी चौदावा व्रत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र परीक्षित म्हणाला भ्रमण व्रत्रासुराचा स्वभाव रजोगुणी तमोगुणी होता तो पापीच होता असे असता भगवान नारायणाच्या चरणी त्याची बुद्धी निश्चल कशी झाली शुद्ध सत्वमयी देवानी पवित्र हृदय ऋषी यांची सुद्धा भगवंताच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते भगवन या जगामध्ये पृथ्वीवरील धुलीकणा इतके असंख्य प्राणी आहेत त्यापैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात हे भ्रमण त्यातूनही मुक्ती मिळवणारे विरळच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणाऱ्या एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते हे महामुने अशा कोट्यावधी सिद्ध किंवा मुक्त पुरुषांमध्ये सुद्धा जो भगवंताचाच अनन्य भक्त आहे असा शांतचित्त महापुरुष सापडणे तर अत्यंत दुर्मिळ आहे तर मग सर्वांना सतावणारा असल्याने जो मोठा पापी होता त्या व्रत्रासुराची भयंकर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमध्ये इतकी दृढ भक्ती कशी उत्पन्न झाली हे प्रभू याविषयी आम्हाला अतिशय संदेह असून त्याचे उत्तर ऐकण्याविषयी मोठी कुतूहल आहे त्या व्रत्रासुराने रणभूमीवर इंद्राला सुद्धा संतुष्ट केले होते सुत म्हणाला श्रद्धाळू परिचिताचा हा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवानी त्याचे अभिनंदन करीत म्हटले शुकदेव म्हणाला राजा व्यास नारदानी देवल यांच्या तोंडून मी ऐकलेला हा इतिहास लक्षपूर्वक तो ऐक हे राजा शूरसेन देशामध्ये चक्रवर्ती चित्रकेतू नावाचा प्रसिद्ध राजा होता त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे त्याला एक कोटी राण्या होत्या आणि तो राजाही स्वतः संतानोत्पत्तीला समर्थ होता परंतु त्याला संतती झाली नाही चित्रकेतूला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती सौंदर्य औदार्य तारुण्य कुलीनता विद्या ऐश्वर संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी तो संपन्न होता तरीसुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लागून राहिली होती त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राण्या सर्व पृथ्वी सर्व प्रकारची संपत्ती सुखी करू शकत नव्हती एके दिवशी भगवान अंगिरा ऋषी स्वच्छंदपणे निरनिराळ्या लोकात हिंदत असता राजा चित्रकेतूच्या राजवाड्यात येऊन पोहोचले राजाने सामोरे जाऊन अर्घ्य इत्यादींनी त्यांची पूजा विधीपूर्वक केली आदरातिथ्य झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसला तेव्हा राजा चित्रकेतू सुद्धा शांतपणे त्याच्याजवळ जाऊन बसला महाराज राजा अत्यंत नम्रपतेने जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आदर करीत तो चित्रके तुला म्हणाला अंगेरा ऋषी म्हणाला राजा तू तुझ्या गुरु मंत्री राष्ट्र दुर्ग कोश सेना आणि मित्र या अंगासह खुशाल आहेस ना जसा जीव महत्त्वादी सात आवरणामध्ये सुरक्षित असतो त्याचप्रमाणे राजा सुद्धा या सात अंगामुळे सुरक्षित असतो नरेंद्र ज्याप्रमाणे अंगे अनुकूल असल्यावरच राजा राज्यसुख उपभोगू शकतो त्याचप्रमाणे प्रजासुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपून सुखाचा लाभ घेते राजा राण्या प्रजा मंत्री सेवक व्यापारी अमात्यू नागरिक ग्रामवासी मांडलिक राजे आणि पुत्र तुला वश आहेत ना ज्याचे मन आपल्या ताब्यात असते त्याला सर्वजण वश होतात एवढेच काय सर्व लोक आणि लोकपाल सुद्धा आळस न करता त्याला भेटी देऊन प्रसन्न करतात परंतु मला असे दिसते की तू स्वतः संतुष्ट नाहीस तुझी एखादी कामना अपूर्ण नाही तुझ्या तोंडावर काळजी असल्याची जाणवते तुझ्या या असंतोषाचे कारण दुसरा कोणी आहे की तू स्वतःच आहेस परीक्षिता राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही ऋषीने त्याला प्रश्न विचारला चित्रकेतूला संतानाची इच्छा होती म्हणून महर्षीने विचारल्यावरून त्याने विनयाने मान लवून निवेदन केले चित्रकेतू म्हणाला महर्षी तपश्चर्या ज्ञान धारणा ध्यान आणि समाधी यांच्यामुळे ज्या योग्यांची सगळी पापे नष्ट झालेली आहेत त्यांना प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते आपल्याला माहीत असून सुद्धा आपण मला विचारित आहात म्हणून मी आपल्या आज्ञेवरून माझी चिंता आपल्याला निवेदन करतो लोकपालाने सुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीचे साम्राज्य ऐश्वर आणि संपत्ती सुद्धा मला संतान नसल्यामुळे आनंद देत नाहीत जसे तहान भूक लागलेल्यांना अन्न पाण्याखेरीज इतर भोग आनंद देत नाहीत म्हणून हे महाभाग पूर्वजासह दुःखी असणाऱ्या मला नरकापासून वाचवा तसेच संततीमुळे मी दुसरं नरक करून जाईन असे कर सुखदेव म्हणाला चित्रकेतूने अशी प्रार्थना केली तेव्हा सर्व समर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिराने तोष्टा देवता असलेला चरू शिजवून त्याने तोष्टा देवतेला उद्देशून हवन केले परीक्षिता राजा चित्रकेतूच्या राण्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि सद्गुणसंपन्न महाराणी धीती होती महर्षी अंगिराने तिला यज्ञाचा प्रसाद दिला आणि राजा चित्रकेतूला ती म्हणाली राजन तुला एक पुत्र होईल तो तुला आनंद आणि शोक दोन्हीही देईल असे म्हणून अंगिरा ऋषी निघून गेला जसे कृतिकेने आपल्या गर्भामध्ये अग्निकुमाराला धारण केले तसेच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतजुतीने चित्रकेतूपासून गर्भ धारण केला राजन शूरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतधुतीचा गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस क्रमाक्रमाने वाढू लागला त्यानंतर योग्य वेळी एका पुत्राचा जन्म झाला त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदी झाली आनंदित झालेल्या राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रालंकार धारण केले नंतर ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेऊन आणि आशीर्वाद घेऊन पुत्राचा जातकर्म संस्कार केला त्याने त्या त्याने त्या ब्राह्मणाला सोने चांदी वस्त्र अलंकार गावे घोडे हत्ती आणि साठ कोटी गायी दान केल्या जसे मेघ सर्व जीवाचे मनोरथ पूर्ण करतात त्याचप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन यश आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्यांनी मागितल्या त्या वस्तू दिल्या जसे कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळाले तर त्याच्याविषयी विशेष प्रेम वाटते तसे मोठ्या कष्टाने प्राप्त झालेले त्या पुत्राविषयी चित्रकेतूला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाटू लागले माता क्रतद्युतीला सुद्धा आपल्या पुत्राविषयी मोहामुळे अत्यंत स्नेह वाटत होता परंतु तिच्या सवतीच्या मनात पुत्र कामणेमुळे अधिकच मत्सर निर्माण झाला दररोज बाळाची लाड करणाऱ्या चित्रकेतूचे बाळाच्या आई क्रतद्युतीवर जितके प्रेम होते तितके दुसऱ्या राण्यांवर राहिले नाही या राण्या एकतर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या शिवाय राजा चित्रकेतूने त्यांची उपेक्षा केली म्हणून त्या व्यथेने स्वतःचा धिकार करीत त्या मत्सराने मनातल्या मनात जळू लागल्या त्या आपापसात म्हणू लागल्या पुत्रहीन पापी स्त्रीचा धिकार असो पुत्र असणाऱ्या तिच्या चौथी निपुत्रिक स्त्रीचा दाशीसारखा तिरस्कार करतात एवढेच काय स्वतः पतीसुद्धा तिचा पत्नी म्हणून मान राखीत नाही आपल्या स्वामीची सेवा करून नेहमी सन्मान मिळवणाऱ्या दाशींना काय दुःख आहे परंतु आम्ही अभागिनी त्यांच्यापेक्षाही हलक्या प्रतीच्या होऊ लागलो आहोत अशा रीतीने आपल्या सवतीला पुत्र झालेला पाहून त्या राण्या जळत होत्या आणि राजा सुद्धा त्यांच्या बाबतीत उदासीन झाला होता म्हणून त्यांच्या मनात कृतधितीबद्दल अत्यंत द्वेष निर्माण झाला द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झालेल्या त्यांच्या अंतकरणात क्रूरता निर्माण झाली त्यांना पतीचा पुत्रस्नेह सहन झाला नाही म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिले सवतींच्या या घोर कृत्याचा कृतधुतीला काहीच पत्ता नव्हता बाळ झोपलेला हे असे वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत राहिली बाळ बराच वेळ झोपलेला आहे असे पाहून राणी दाईला म्हणाली बाई ग माझ्या लाडक्याला घेऊ नये झोपी गेलेल्या बालकाजवळ जाऊन दाईने पाहिली तर त्याच्या डोळ्याच्या भावल्या उलट्या झाल्या होत्या प्राण इंद्रिय आणि जीवात्मा हे त्याच्या शरीराला सोडून गेले होते हे पाहताच घात झाला म्हणून ती जमिनीवर कोसळली दाई दोन्ही हातांनी छाती बडवीत किंचाळून मोठमोठ्याने रडू लागली तिचे रडणे ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन पाहते तर तिला मुलगा अकस्मात मरण पावलेला दिसला तेव्हा अत्यंत शोकामुळे ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली तिचे केस विस्कटलेले आणि शरीरावरील वस्त्री अस्ताव्यस्त झाली तेव्हा महाराणीचे रज्ञ ऐकून अंतपुरातील सर्व स्त्री पुरुष तिथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुःखी होऊन रडू लागले विष देणाऱ्या राण्यासुद्धा तिथे येऊन रडण्याचे ढोंग करू लागल्या चित्रकेतूने पुत्राचा अकारणच मृत्यू झाल्याचे ऐकले तेव्हा अत्यंत स्नेहामुळे वाढलेल्या शोकावेगाने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली तो हळूहळू मंत्री आणि ब्राह्मणासह रस्त्यातून धडपडत मृत बालकाजवळ आला आणि मूर्छित होऊन त्याच्या पायापाशी पडला तो सुस्कारी टाकू लागला त्याचे केस आणि वस्त्रे इतस्तता विखुरली असरू आवरण्याशी झाल्याने त्याचा गळा दाटून आला आणि तो काही बोलू शकला नाही आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निरनिराळ्या तऱ्हेने विलाप करू लागली त्यांचे हे दुःख पाहून मंत्री आणि लोक शोकाकुल झाले महाराणीच्या डोळ्यातून काजळ मिश्रित अश्रू वाहत होते ते तिचे केशर आणि चंदन चर्चित वक्षस्थळ भिजवू लागले तिचे केस विस्कटलेले होते त्यात माळलेली फुले खाली पडलत होती अशा प्रकारे ती तिटवीप्रमाणे गळा काढून निरनिराळ्या प्रकारे शोक करीत होती ती म्हणू लागली हे विधात्या तू खरोखरच अतिशय मूर्ख आहेस की जो आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतोस वृद्ध लोक जिवंत राहतात आणि मुले मरतात ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे तुझ्या स्वभावात खरोखरच अशी विसंगती असेल तर मग तू जीवांचा कायमचा शत्रू आहेस जगात प्राण्यांच्या जीवनमरणाचा काही क्रम राहिला नाही तर ते आपल्या प्रारब्धानुसार जन्मतील आणि मरतील तू नातलगांमध्ये स्नेहबंधन तुझी सृष्टी वाढवण्यासाठी निर्माण केली आहेस परंतु अशा प्रकारे वागून तू आपणच केलेला नियम स्वतःच मोडित आहेस बाळा तुझ्याविना मी अनाथ आणि दीन होऊन राहिले आहे तू मला असा सोडून जाऊ नकोस तरी तुझे वडील तुझ्या वियोगाने किती शोकाकुल झाले आहेत तुझ्यामुळेच संतती नसलेल्यांना तरण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू अरे तू या निर्दय यमाबरोबर दूर जाऊ नकोस माझ्या लाडक्या राजकुमारा उठ तुझे बालमित्र तुला खेळायला बोलावित आहेत तुला झोपून पुष्कळ वेळ झाला आता तुला भूक लागली असेल काहीतरी खा माझे दूध पी आणि आम्हा नातलगांचा शोक दूर कर माझ्या लाडक्या आज मला आभागिनीला तुझ्या मुखकमलावरती भोळे बाबडे हास्य आणि तुझे ती आनंदाने पाहणी दिसत नाही आज मला तुझे ते गोड बोबडे बोलणे ऐकू येत नाही निष्ठुर यम तुला खरोखरीच त्या परलोकात घेऊन गेला आहे काय येथून कोणीच परत येत नाही शुकदेव म्हणाला आपली राणी आपल्या मृतपुत्रासाठी अशी निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत संतप्त होऊन वक्साबुक्षी रडू लागला राजा राणीच्या अशा विलाप करण्याने बरोबरीचे स्त्री पुरुष सुद्धा दुखी होऊन रडू लागले अशा प्रकारे सर्व नगरीच शोकाने निपुषित झाली चित्रकेतू पुत्र शोकाने बेशुद्ध झाला आहे त्याची समजूत घालणाराही कोणी नाही असे पाहून नारदासह अंगिरा ऋषी तिथे आले या ठिकाणी चौदावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू